अध्याय तीनशे चौतीसावा नारायण नारद संवाद युधिष्ठिर विचारतो ब्रह्मचर्य गार्हस्थ्य वानप्रस्थ व संन्यास यापैकी कोणत्याही आश्रमात असलेल्या मनुष्याला मोक्षसिद्धी मिळवावयाची असली तर त्याने कोणत्या देवतेचे पूजन करावे अशा मुमुक्षूला खात्रीने स्वर्गप्राप्ती कोणत्या उपायाने होईल काय केले असता त्याला कैवल्यपद मिळेल देव व पितर या प्रित्यर्थ त्याने कोणत्या विधीचे हवन करावे त्याचप्रमाणे मुक्त झालेल्या मनुष्याला कोणती गती प्राप्त होते मोक्षाचे रहस्य म्हणजे स्वरूप काय एकदा स्वर्ग मिळाल्यावर पुन्हा तेथून अधपतन होऊ नये यासाठी कोणती योजना केली पाहिजे सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ देवता कोणती सर्व पितरात श्रेष्ठ कोण देवश्रेष्ठ व पितृश्रेष्ठ याहूनही श्रेष्ठ आहे असे काही आहे काय पितामह या सर्व प्रश्नांची उत्तरे मला कृपा करून सांगा भीष्म सांगतात हे अनघा प्रश्न करण्यात तू फार कुशल असल्यामुळे त्वाम केलेले प्रश्न अति गहन आहेत कोणी शेकडो वर्षे सांगत बसला तरी केवळ तर्कशास्त्राच्या साह्याने यांची समर्पक व निसंदेह उत्तरे देणे शक्य नाही हे राजा नारायणाच्या कृपे वाचून किंवा श्रेष्ठ प्रकारचे ज्ञानाशिवाय तुला उत्तर देणे कठीण आहे तथापि हे शत्रुघ्ना मी या गहन प्रश्नाचे विवरण यथाशक्ती तुला सांगतो या विषयांचे संबंधात नारायण ऋषी व नारद यांचा संवादाचा प्राचीन इतिहास उदाहरणार्थ सांगत असतात हे राजश्रेष्ठा मी आपल्या पित्यापासून असे ऐकले आहे की पूर्वी कृतयुगामध्ये स्वयंभू मन्वंतर चालू असता सनातन व विश्वात्मा स्वयंभू नारायणापासून नर नारायण हरी व कृष्ण या चार मूर्ती धर्माच्या पोटी उत्पन्न झाल्या त्यापैकी अव्यय अशा नारनारायणांच्या जोडीने बद्रिकाश्रमाचा आश्रय करून सुवर्णाप्रमाणे मोहक व रथाप्रमाणे परप्रेरित अशा देहरूपी रथात बसून उग्र तपश्चर्या केली त्यांची देहरूपी वाहने पंचमहाभूतांशी बनवलेली असून फार मनोरम होती त्यापैकी प्रत्येकास आठ चाके होती त्याचे तपाचरण चालले असता तपश्चर्याच्या योगाने ते आद्य लोकनाथ इतके कृष झाले की त्यांच्या शरीरातील शिरांशिरा स्पष्ट दिसू लागल्या तथापि त्यांच्या तपस्तेजामुळे देवांना देखील त्यांच्याकडे बघवेना ज्यावर त्यांचा कृपाप्रसाद होई तेच त्या देवतुल्य ऋषींकडे पाहू शकत त्यांच्याच कृपादृष्टीने नारदांच्या मनात त्यांचेविषयी भक्ती उत्पन्न होऊन त्यांचे दर्शन व्हावे अशी बलवत्तर प्रेरणा नारदांना झाली तेव्हा लागलीच मेरू पर्वताच्या शिखराभरून ते गंधमादन पर्वतावर उतरले व तिन्ही लोक ओलांडून शेवटी ते शीघ्रगामी नारद बद्रिकाश्रमी आले त्यावेळी नर व नारायण हे ब्रह्मयज्ञादी अनेक कर्मे करीत बसले होते त्यांना पाहून नारदांना मोठे कौतुक वाटले व ते म्हणाले देव दानव गंधर्व किन्नर व उरग यासह वर्तमान सर्व लोकांचे हेच स्थल अधिष्ठान असले पाहिजे प्रथम या सर्वांची एकच विराट स्वरूपी मूर्ती होती परंतु धर्माची कुलवृद्धी करण्यासाठी त्यांनीच धर्माचे पोटी चार रूपे धारण करून धर्म चतुर्गुण वाढविला खरोखर काय खरोखर मला वाटते नर नारायण कृष्ण व हरी या चार देवांनी धर्मावर हा मोठाच अनुग्रह केला पूर्वी कृष्ण व हरी यांचे काही कारणास्तव वास्तव्य येथेच होते त्याच ठिकाणी हे धर्मावतार सांप्रत तपाचरण करीत आहेत ही नरनारायणांची जोडी म्हणजेच परमधाम होय यांचे हे अन्निक कर्म म्हणजे एक नवलच म्हणायचे कारण हेच विख्यात ऋषी स्वतः भूतमात्राचे पितरदेव असून हे कोणत्या बरे अन्य देवांचे व पितरांचे पूजन करीत असावे अशा प्रकारे विचार तरंग नारायणाचे भक्तीने ओथंबलेल्या त्यांच्या मनामध्ये चालले असता ते एकदम नरनारायणाचे सन्निध प्राप्त झाले मग देवांची व पितरांची पूजा आटपल्यावर त्या उभयतांचे नारदांकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी नारदांची यथाविधी व सशास्त्र पूजा केली हा अपूर्व व आश्चर्यकारक प्रकार हे जगताचे स्वामी असून विस्तरशा यथाविधी स्वतः धर्माचरण करीत आहेत हा अवलोकन करून भगवान नारद सुप्रीत अंतःकरणाने त्यांचे जवळ बसले मग नारायण ऋषीकडे पाहून व त्या देवश्रेष्ठाला नमस्कार करून प्रसन्न मनाने नारदाने प्रश्न केला नारद विचारतात हे देवा तू जन्मविरहित व सनातन असून अखिल विश्वाचा स्रष्ट आहेस तुला जगज्जननी म्हणतात सर्वश्रेष्ठ असा जो मोक्ष तो तूच आहेस वेद वेदांगे उपांगे व पुराणे या सर्वांमध्ये तुझी स्तुती गायली आहे भूतभव्य सृष्टीसह हे सर्व विद्यमान जगत तुझेच ठिकाणी अधिष्ठित आहे गार्हस्थ्यादी चारही आश्रमातील लोक हे त्रिविध मूर्तीचे ठिकाणी वास करणारा जो तू त्या तुझ्या प्रीत्यर्थच नेहमी यज्ञयागादी करतात तू सर्व जगताचा पिता माता व सनातन गुरु असताना आता तू कोणत्या देवा प्रित्यर्थ व पितरांप्रित्यर्थ हा यज्ञ करीत आहेस हे आम्हास कळत नाही श्री भगवान नारायण ऋषी म्हणाले हे मजविषयीचे गुह्य व सनातन ज्ञान कोणालाही सांगू नये असे आहे परंतु हे ब्रह्मन तुझी माझे ठिकाणी परमभक्ती असल्यामुळे मी तुला तुझ्या प्रश्नाचे तत्वत उत्तर देत आहे सूक्ष्म अविज्ञेय अव्यक्त अचल सनातन आणि इंद्रिय विषय व पंचमहाभूते याहून निराळा असा जो भूतमात्राचे ठिकाणी वास करणारा अंतरात्मा त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात हा त्रिगुणातीत असून याला यौगिक अर्थाने पुरुष अशी ही संज्ञा दिलेली आहे हे द्विजश्रेष्ठा या पुरुषापासून त्रिगुणात्मक अव्यक्त प्रकृतीची उत्पत्ती आहे वस्तुत अव्यक्त असून सर्व प्रकारच्या व्यक्त पदार्थांमध्ये ही अव्यय प्रकृती वास करते त्या प्रकृतीपासून आमचा जन्म आहे हे लक्षात घे सर्व सत व असत वस्तूंचा अंतर्भाव ज्यांचे ठिकाणी होतो त्या परमात्म्याला देव व पितर यांचे स्थानी मानून आम्ही त्याची यथाविधी पूजा अर्चा करतो हे विप्रा त्याहून श्रेष्ठ देव अथवा पितर कोणीच नसून तोच आमचा आत्मा आहे असे ओळख या कारणाकरता आम्ही उभयता त्या परमात्म्याचे पूजन करतो हे ब्रह्मन मायोपाधियुक्त होऊन त्या परमात्म्यानेच ही लोककल्याणाकरता मर्यादा घालून दिलेली आहे देव व पितर यांचे नेहमी विधियुक्त पूजन करावे अशी माझी आज्ञा आहे ब्रह्मा स्थाणू मनु दक्ष भृगु धर्म यम मरीची अंगिरा अत्री पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ परमेष्ठी विवस्वान सोम कर्दम क्रोध प्रचेता व विक्री असे एकवीस प्रजापती प्रथम उत्पन्न झाली ब्राह्मण श्रेष्ठांनी परमेश्वराची सनातन धर्ममर्यादा मान्य करून त्याचपासून दैव व पितृ या कर्मांचे ज्ञान संपादून तदनुसार आचरण चालविले व ती कर्मे आत्मार्पण केली त्यामुळे त्यास आत्मप्राप्ती झाली जे स्वर्गस्थ देहधारी त्याला नमस्कार करतात ते देखील त्याच्याच कृपेने तो नेमून देईल तसे फल देणाऱ्या गतीला जातात सतरा गुणांपासून अलिप्त होऊन पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच प्राण मन व बुद्धी यापासून अलिप्त होऊन सर्व कर्मे व पंधरा कला यांचा ज्यांनी त्याग केला या पंधरा कला म्हणजे मांडुक्यात ज्या एकोणविशती कला विराट रूपाच्या सांगितल्या आहेत त्यापैकी काहींचा इतरात अंतर्भाव केल्याने होतात त्या पंधरा कला यांचा ज्यांनी त्याग केला तेच मुक्त असा सर्व शास्त्रांचा सारभूत सिद्धांत आहे हे ब्रह्मन क्षेत्रज्ञ म्हणजे छिदात्मा हीच मुक्तांना प्राप्त होणारी परमगती होय क्षेत्रज्ञाला सगुण मानतात तसेच निर्गुणही समजतात परमात्म्याची ओळख ज्ञानाचे सहाय्याने होते आम्हा उभयतांची उत्पत्ती त्याचे पासूनच आहे या प्रकारचे त्याचे सत्य स्वरूप ओळखून आम्ही त्या नित्य परमात्म्याची आत्मरूपाने परिचर्या करतो सर्व वेद व नाना मतवादी चारही आश्रमातील लोक त्याचेच भक्तीने पूजन करतात भक्तीने त्वरिष्ट तुष्ट होऊन तोच त्यांना परमपदाला नेऊन पोचवतो परमात्म्याशी तादात्म्य पाहून अनन्य भावाने त्याची भक्ती करतात त्यांना यापेक्षाही अधिक चांगली गती मिळते ते प्रत्यक्ष परमात्म्याचे ठिकाणी लीन होतात हे विप्रशे नारदा भक्तीने व प्रेमाने मी तुला हे गुह्यज्ञान कथन केले आणि तुझी आमचे ठिकाणी अपार भक्ती आहे म्हणूनच तुला हे ऐकावयास मिळाले ओम तत्सत